listen to lesson 30. काळ सूर्य पूर्वेला उगवतो सूर्य उगवतो तेव्हा सकाळ होते सूर्य पश्चिमेला मावळतो सूर्य मावळतो तेव्हा संध्याकाळ होते सकाळी सूर्य पूर्वेला असतो दुपारी तो डोक्यावर असतो संध्याकाळी तो पश्चिमेला असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस असतो संध्याकाळपासून सकाळपर्यंत रात्र असते दिवसा उजेड असतो रात्री काळोख असतो दिवस आणि रात्र मिळून वार होतो आज सोमवार आहे उद्या मंगळवार आहे परवा बुधवार आहे तेरवा गुरुवार आहे आज सोमवार आहे काल रविवार होता परवा शनिवार होता तेरवा शुक्रवार होता एकंदर वार सात आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सात वारांचा एक आठवडा होतो चार आठवडे मिळून एक महिना होतो सध्या जुलै महिना चालू आहे जुलै नंतर ऑगस्ट महिना येतो जुलै पूर्वी जून महिना येतो एकंदर महिने बारा आहेत पहिला महिना जानेवारी दुसरा महिना फेब्रुवारी तिसरा महिना मार्च चौथा महिना एप्रिल पाचवा महिना मे सहावा महिना जून सातवा महिना जुलै आठवा महिना ऑगस्ट नववा महिना सप्टेंबर दहावा महिना ऑक्टोबर अकरावा महिना नोव्हेंबर बारावा महिना डिसेंबर बारा महिन्यांचं एक वर्ष होतं हे एकोणीसशे शहात्तर साल चालू आहे आज जुलै महिन्याची तेवीस तारीख आहे तेवीस जुलै एकोणीसशे शहात्तर लिसन अँड रिपीट काळ काळ सूर्य पूर्वेला उगवतो सूर्य पूर्वेला उगवतो सूर्य उगवतो तेव्हा सकाळ होते सूर्य उगवतो तेव्हा सकाळ होते सूर्य पश्चिमेला मावळतो सूर्य पश्चिमेला मावळतो सूर्य मावळतो तेव्हा संध्याकाळ होते सूर्य मावळतो तेव्हा संध्याकाळ होते सकाळी सूर्य पूर्वेला असतो सकाळी सूर्य पूर्वेला असतो दुपारी तो डोक्यावर असतो दुपारी तो डोक्यावर असतो संध्याकाळी तो पश्चिमेला असतो संध्याकाळी तो पश्चिमेला असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस असतो संध्याकाळपासून सकाळपर्यंत रात्र असते संध्याकाळपासून सकाळपर्यंत रात्र असते दिवसा उजेड असतो दिवसा उजेड असतो रात्री काळोख असतो रात्री काळोख असतो दिवस आणि रात्र मिळून वार होतो दिवस आणि रात्र मिळून वार होतो आज सोमवार आहे आज सोमवार आहे उद्या मंगळवार आहे उद्या मंगळवार आहे परवा बुधवार आहे परवा बुधवार आहे तेरवा गुरुवार आहे तेरवा गुरुवार आहे आज सोमवार आहे आज सोमवार आहे काल रविवार होता काल रविवार होता परवा शनिवार होता परवा शनिवार होता तेरवा शुक्रवार होता तेरवा शुक्रवार होता एकंदर वार सात आहेत एकंदर वार सात आहेत सोमवार मंगळवार बुधवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सात वारांचा एक आठवडा होतो सात वारांचा एक आठवडा होतो चार आठवडे मिळून एक महिना होतो चार आठवडे मिळून एक महिना होतो सध्या जुलै महिना चालू आहे सध्या जुलै महिना चालू आहे जुलै नंतर ऑगस्ट महिना येतो जुलै नंतर ऑगस्ट महिना येतो जुलै पूर्वी जून महिना येतो जुलै पूर्वी जून महिना येतो एकंदर महिने बारा आहेत एकंदर महिने बारा आहेत पहिला महिना जानेवारी पहिला महिना जानेवारी दुसरा महिना फेब्रुवारी दुसरा महिना फेब्रुवारी तिसरा महिना मार्च तिसरा महिना मार्च चौथा महिना एप्रिल चौथा महिना एप्रिल पाचवा महिना मे पाचवा महिना मे सहावा महिना जून सहावा महिना जून सातवा महिना जुलै सातवा महिना जुलै आठवा महिना ऑगस्ट आठवा महिना ऑगस्ट नववा महिना सप्टेंबर नववा महिना सप्टेंबर दहावा महिना ऑक्टोबर दहावा महिना ऑक्टोबर अकरावा महिना नोव्हेंबर अकरावा महिना नोव्हेंबर बारावा महिना डिसेंबर बारावा महिना डिसेंबर बारा महिन्यांचं एक वर्ष होत बारा महिन्यांचं एक वर्ष होत हे एकोणीसशे शहात्तर साल चालू आहे हे एकोणीसशे शहात्तर साल चालू आहे आज जुलै महिन्याची तेवीस तारीख आहे आज जुलै महिन्याची तेवीस तारीख आहे तेवीस जुलै एकोणीसशे शहात्तर तेवीस जुलै एकोणीसशे शहात्तर ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स आज सोमवार आहे आज सोमवार आहे उद्या मंगळवार आहे उद्या मंगळवार आहे परवा बुधवार आहे परवा बुधवार आहे तेरवा गुरुवार आहे तेरवा गुरुवार आहे आज सोमवार आहे आज सोमवार आहे काल रविवार होता काल रविवार होता परवा शनिवार होता परवा शनिवार होता तेरवा शुक्रवार होता तेरवा शुक्रवार होता सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार दिवस आणि रात्र मिळून वार होतो दिवस आणि रात्र मिळून वार होतो दिवसा उजेड असतो दिवसा उजेड असतो रात्री अंधार असतो रात्री अंधार असतो दिवसा मी काम करतो दिवसा मी काम करतो रात्री मी झोपतो रात्री मी झोपतो सकाळी मी डोंगरावर जातो सकाळी मी डोंगरावर जातो दुपारी मी अभ्यास करतो दुपारी मी अभ्यास करतो संध्याकाळी मी मित्राकडे जातो संध्याकाळी मी मित्राकडे जातो आज रविवार आहे आज रविवार आहे रविवारी सुट्टी असते रविवारी सुट्टी असते उद्या सोमवार आहे उद्या सोमवार आहे मी सोमवारी ऑफिसात जातो मी सोमवारी ऑफिसात जातो उद्या मंगळवार आहे उद्या मंगळवार आहे तो मंगळवारी बाजारात जातो तो मंगळवारी बाजारात जातो परवा बुधवार आहे परवा बुधवार आहे मीना बुधवारी बागेत जाते मीना बुधवारी बागेत जाते ते गुरुवारी भजन करतात ते गुरुवारी भजन करतात त्या शुक्रवारी उपास करतात त्या शुक्रवारी उपास करतात आम्ही शनिवारी सिनेमा पाहतो आम्ही शनिवारी सिनेमा पाहतो क्वेश्चन आन्सर ड्रिल्स सूर्य कुठे उगवतो पूर्वेला सूर्य पूर्वेला उगवतो सूर्य केव्हा उगवतो सकाळी सूर्य सकाळी उगवतो तुम्ही सकाळी किती वाजता उठता सात मी सकाळी सात वाजता उठतो दुपारी सूर्य कुठे असतो डोक्यावर दुपारी सूर्य डोक्यावर असतो दुपारी तुम्ही काय करता अभ्यास कर दुपारी मी अभ्यास करतो सूर्य केव्हा मावळतो संध्याकाळी सूर्य संध्याकाळी मावळतो संध्याकाळी सूर्य कुठे असतो पश्चिमेला संध्याकाळी सूर्य पश्चिमेला असतो संध्याकाळी तुम्ही काय करता बागेत जा संध्याकाळी मी बागेत जातो एकंदर वार किती आहेत सात एकंदर वार सात आहेत आज कोणता वार आहे सोमवार आज सोमवार आहे उद्या कोणता वार आहे मंगळवार उद्या मंगळवार आहे परवा कोणता वार आहे बुधवार परवा बुधवार आहे तेरवा कोणता वार आहे गुरुवार तेरवा गुरुवार आहे तेरवा कोणता वार होता शुक्रवार तेरवा शुक्रवार होता परवा कोणता वार होता शनिवार परवा शनिवार होता काल कोणता वार होता रविवार काल रविवार होता आज कोणता वार आहे सोमवार आज सोमवार आहे एकंदर वार किती आहेत सात एकंदर वार सात आहेत किती वारांचा एक आठवडा होतो सात सात वारांचा एक आठवडा होतो एका महिन्यात एकंदर आठवडे किती असतात चार एका महिन्यात चार आठवडे असतात आठवड्याचा पहिला दिवस कोणता सोमवार आठवड्याचा पहिला दिवस सोमवार आठवड्याचा शेवटचा दिवस कोणता रविवार आठवड्याचा शेवटचा दिवस रविवार त्या दिवशी तुम्ही काय करता उशिरा उठ त्या दिवशी सकाळी मी उशिरा उठतो त्या दिवशी दुपारी मी पुस्तक वाचतो आणि संध्याकाळी मी मित्राकडे जातो चार आठवड्यांचा मिळून एक महिना होतो का हो चार आठवड्यांचा मिळून एक महिना होतो एकंदर महिने किती आहेत बारा एकंदर महिने बारा आहेत कोणकोणते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किती महिने मिळून एक वर्ष होतं बारा बारा महिने मिळून एक वर्ष होत हे कोणतं साल चालू आहे एकोणीसशे शहात्तर हे एकोणीसशे शहात्तर साल चालू आहे आज किती तारीख आहे तेवीस आज तेवीस तारीख आहे हा कोणता महिना चालू आहे जुलै हा जुलै महिना चालू आहे आज कोणता वार आहे सोमवार आज सोमवार आहे fill in the gaps deal fill in the gaps with appropriate words आज आहे उद्या गुरुवार आहे आज बुधवार आहे उद्या गुरुवार आहे काल होता आज सोमवार आहे काल रविवार होता आज सोमवार आहे हा जुलै आहे हा जुलै महिना चालू आहे जुलै नंतर येतो जुलै नंतर ऑगस्ट महिना येतो ह्या महिन्याचा हा पहिला चालू आहे ह्या महिन्याचा हा पहिला आठवडा चालू आहे सात वार मिळून एक होतो सात वार मिळून एक आठवडा होतो आज जुलै महिन्याची तेवीस आहे आज जुलै महिन्याची तेवीस तारीख आहे हे एकोणीसशे शहात्तर चालू आहे हे एकोणीसशे शहात्तर साल चालू आहे दिवस आणि रात्र मिळून होतो दिवस आणि रात्र मिळून वार होतो सूर्य डोक्यावर असतो सूर्य दुपारी डोक्यावर असतो सूर्य पश्चिमेला असतो संध्याकाळी सूर्य पश्चिमेला असतो सकाळी सूर्य असतो सकाळी सूर्य पूर्वेला असतो उजेड असतो दिवसा उजेड असतो काळोख असतो रात्री काळोख असतो मी अभ्यास करतो मी दिवसा अभ्यास करतो listen to the conversation Madhuri रोज सकाळी तू काय करतेस रोज सकाळी मी चहा पिते आणि अभ्यास करते श्रीकांत तू दिवसा काय करतोस दिवसा मी शाळेत जातो शाळेत आणि घरी मी अभ्यास करतो संध्याकाळी मी बागेत जातो आणि खेळतो दिवसा अंधार असतो का नाही दिवसा अंधार नसतो दिवसा उजेड असतो रंजना दिवसा सूर्य कुठे असतो सकाळी सूर्य पूर्वेला असतो दुपारी तो मध्यभागी असतो आणि संध्याकाळी तो पश्चिमेला जातो सूर्य पश्चिमेला उगवतो का नाही सूर्य पश्चिमेला उगवत नाही सूर्य पूर्वेला उगवतो मधुकर सूर्य उगवतो तेव्हा आकाशाचा रंग कसा असतो सूर्य उगवतो तेव्हा आकाशाचा रंग लाल असतो अरविंद शनिवार नंतर कोणता वार येतो शनिवार नंतर रविवार येतो तू त्या दिवशी काय करतोस मी त्या दिवशी टीव्ही बघतो सदानंद रविवारी संध्याकाळी तू काय करतोस रविवारी संध्याकाळी मी बागेत जातो मुलानो एकंदर महिने किती आहेत एकंदर महिने बारा आहेत बरोबर तुम्ही त्यांची मराठी नावं आता ऐका आणि लक्षात ठेवा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन सुमती हा कोणता महिना चालू आहे हा जुलै महिना चालू आहे बरोबर हा जुलै महिना चालू आहे आज सोमवार आहे आज जुलै महिन्याची तेवीस तारीख आहे आणि हे एकोणीसशे शहात्तर साल चालू आहे